मित्रांनो मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनातली साठलेली जळमट जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो त्या पेल्यात आकाश उतरतं अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवलेत त्यात मलाही जागा मिळाली पेला पुन्हा रिता झाला हा पेला त्या आकाशाचे नित्य नूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या एक काळ असा होता की आपल्या आईवडिलांचा केंद्रबिंदू आपणच होतो अपत्य संगोपन हा त्यांचा विसावा छंद आणि ध्येय होतं आपलं मूल आपल्याला दुरावेल का हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहात का मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहेत का तसं नसेल तर ते अस्थिर आहेत अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही अर्थहीन श्रद्धा ही व्यसनासारखीच जित्या जागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात राजकारण संप बंद हिंसा भ्रष्टाचार संघटना टी व्ही व्हिडिओ पार्ट्या ट्रिप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध गप्पा म्हणजे संवाद नव्हे संवादाचं नातं विचारांशी निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवाल विचारांवर प्रेम करायला शिकवाल कधी केव्हा कसं शिक्षणातून जे मिळत नाही ते संस्कारातून द्याल का ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास बुद्धीची उपासना हीच भक्ती आणि भक्तीने कृती हीच संस्कृती रोज प्रत्येकानं स्वतःला एकच प्रश्न विचारावा माझ्या घरात माझा सगळ्यांशी संवाद आहे का स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कोणी सांगितलं प्रत्येक माणसाच्या बाबतीत ते जन्मानं पुरुष आहेत एवढाच पुरुषार्थ त्यांना पुरतो अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत हिरकणी योगायोगानं मिळते ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात कर्तृत्व नसेल तर नसेल प्रत्येकाकडे असतं असं नाही पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही जोडीदारावर अमाप माया करणं बायकोची शक्ती ओळखणं तिला सुरेख साथ देणं तिला आपली साथ सोडाविषयी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं हा सगळा पुरुषार्थच मित्रांनो क्षमाभाव वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही परमेश्वराची योजना निराळी असते आपण मर्त्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो तोल बिघडतो त्याची रचना पहा तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो भगवंता कसली जोडीदारी देतोस रे आपण त्याच्या नावाने खडे फोडतो पण त्याची ती योजना अचूक असते आपल्याला तो हेतू समजत नाही म्हणून आपण दुःखी होतो केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आर्थिक बाजू पाहतो सौंदर्य शोधतो शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो म्हणून वैतागतो पस्तावतो परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो आणि यातूनच शेजाऱ्याची बायको सुरक्षणी वाटते मुळात दागिन्यांचा सोस कशासाठी मंगळसूत्र कशासाठी नवऱ्याबद्दलच्या भावना दागिन्यातूनच व्यक्त व्हायला हव्यात का एकीकडे मारे मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तरेवाईकपणाच्या हकीगती ऑफिसातल्या मैत्रिणींना किंवा मित्राला सांगायच्या या विसंगतीचा कोणी विचार केला आहे नवऱ्याबद्दलच्या या मानसिक व्यथा इतरांना सांगताना मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे तो केवळ एक उपचार राहतो चार मामुली वा मिरवण्या योग्य दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्र हा निव्वळ एक दागिना होतो असं असेल तर ह्या दागिन्याचं प्रयोजन काय वेगवेगळ्या फॅशन्सची मंगळसूत्र करवून घेण्यासाठी आज भगिनी वर्गात चढाओढ लागली परवडत नाही महागाई किती आहे असं म्हणता म्हणता सराफाच्या दुकानात पाय ठेवायला जागा नसते पहिलंच मंगळसूत्र मोडून नवीन फॅशनचं करवून घेताना सराफ सोनार मंडळी आपल्याला किती लुबाडतात हे तर बाबजंनी तुम्हाला कळणार नाही प्रत्येक व्यवहाराच्या वेळी चोख सोनं घेऊनही तुम्ही ते विकायला गेलात वा त्यातच थोडी भर घालून नवा दागिना बनवायला निघालात की तुमचं पहिलं सोनं कधीही शुद्ध नसतं यावर वाद घालायचा नाही सराफाचं दुकान आणि लोकलमधला गुंड यात फरक इतकाच की पहिल्या ठिकाणी तुम्ही आपणहून मंगळसूत्र काढून देता आणि लोकलमध्ये ते खेचलं जातं माणसाला काही ना काही छंद हवा स्वप्न हवीत पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकतो हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं नवरा बायकोचं एकच मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो नवरा बायकोच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी होतील दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृती धर्मानुसार ते स्वाभाविक आहे पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारामध्ये ज्यांना टिकवता येईल त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं ज्यांना हे असं ठरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बळी होतात आणि रिकामा वेळ हा सैतानाचाच असतो किती दमता तुम्ही या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण इतर कितीही गरजा असोत पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्या पुरुषानं आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं त्यात काय आहे हे मी पण करीन इथं अर्पणभाव संपला स्पर्धा आली कौतुक संपलं तुलना आली साथ संपली स्वत्वाची जाणीव आली संसार संसार या शब्दाबरोबरच संघर्ष आलाच संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशीच संघर्ष सुरू होतो संसारामध्ये या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच पण असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं संसार यशस्वी करण्यासाठी आणखीन काहीही वेगळं करावं लागत नाही अरे नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणार डस्टर त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे काल घ्यायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनानं सामोरा जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत जरूर असतो बायको बायको म्हटलं ना मग ती कोणाचीही असो ती नवऱ्याचा संशय घेणारच हा मी दोष मानत नाही कारण संशय हा नेहमी दुष्टबुद्धीने घेतला जातो असं मला वाटत नाही त्याचा प्रेमाशीच संबंध असतो आपल्या नवऱ्याचं आपल्यावरच प्रेम असावं ही भावना त्यामागं असते महत्त्व त्याला नाही आहे तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा मात्र उभं येतो अति सर्वत्र वर्जयित म्हणतात तसं आहे मर्यादेपलीकडे नवरा बायकोनी एकमेकांवर प्रेम करणं सुद्धा वाईट प्रेम माणसाला दुबळं बनवतं प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे त्याला त्याचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे जीवन आहे केवळ स्वतःचा उत्कर्ष आहे इतकंच नाही तर स्वतंत्र असा अदप्पातही आहे याचा विचार याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही प्रेमाने माणूस ताकदवान बनला पाहिजे नवरा बायकोंचं एकमेकांवर अमर्याद प्रेम शेवटी गुलाम बनवण्याची शाळा ठरतं त्यात व्यक्तित्वाचा विकास करायची ताकद नसते कलाकाराला असलं प्रेम नको असतं त्याची कला ही त्याची संजीवनी असते डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या सौला कधीच धक्का लागायचा नाही प्रत्येक कलावंताच्या पत्नीनं आपल्या जोडीदारासाठी आपण हे करत आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा हे जिला जमत नाही तिला मग आपलाच पराभव झाला असं वाटायला लागतं कलाकाराशी संसार हा ह्या अर्थानं सुळावरची पोळी असते न मावणारं दुःख नेहमीच जीव घेणं असतं कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनही भांडं ओसंडून जाईल इतकं ते छोटं ठेवायचं ताकद स्पर्शाची असते की आपल्याच मनात जी अनिवार ओढ असते तिचं हे सामर्थ्य जादू शरीरामध्ये असते की नावात चार सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटतं त्यापेक्षा दुसऱ्या गायकानं पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळं वाटतं श्रोत्यांच्यामध्ये एखादी जरी संगीताच्या प्रांतातली नावाजलेली व्यक्ती आढळली तर घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो का नावाची महती फक्त नावाचीच महती असते नाही असं मुळीच म्हणता येणार नाही चार सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात भक्तीने ऐकतात विभूती पूजाही त्यात डोकावत असते अशी माणसं फक्त समोर चाललेली मैफलच ऐकत असतात पण ज्या व्यक्तीनं संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरा स्वरामागील रियाज ऐकू येत असतो तो कदाचित मैफल ऐकतच नसतो तो मागची तपश्चर्या पाहत असतो एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवत असतो स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो साम्य शोधत असतो स्वरांच्या प्रवासाची सगळी वळणं त्याला ताने तानेतून दिसतात वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घ श्वास घ्यावा लागतो ती स्पंदनं जाणकार प्रेक्षकाला कळत असतात त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळं चैतन्य देतो कौतुक कुणी केलं याला महत्त्व प्राप्त होतं जे संगीताच्या बाबतीत तेच प्रेमाच्या तसंच प्रेम आणि स्पर्शाचं नातं असावं कातडीचा स्पर्श दुसऱ्या कातडीसारखाच असतो नवं काही असेल तर त्या स्पर्शामागे ताटकळलेली अनेक अनेक वर्षांची प्रतीक्षा त्यातून उफाळलेला आवेग उत्कटतेचं तोरण आणि व्यक्तीचं नावही तो स्पर्श प्रतीक्षेला असतो आणि प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी अरे तो होतो भक्तीतून प्रेमातून प्रेमाचा उगम मनात असतो भक्तीनं संसार करणाऱ्या स्त्रीनं वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यांच्यासाठी जपलेला असतो तिनं स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं नसतं तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते आणि मग तेवढ्याचसाठी तिला प्रेमामध्ये भागीदार नको असतात आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक आणि कुणीतरी कलावंतावरती भाळत राहणं हेही स्वाभाविकच तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला आकारण नालायक समजते कल्पनेचे इमले रचायला लागते नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोचला असणार असं बायको गृहीत धरते तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव वाटतो अपमान वाटतो आणि मग नवऱ्याची कला साधना हा तिला ताप वाटतो अशी बायको आपल्या नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटतं का बायको एक वेळेस शरीराने दूर झाली तर चालेल पण मनानं विचाराने दूर झाली तर फार वाईट पहिल्या बाबतीचा दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो पण दुसऱ्या बाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही पुरुषांचं निम्मा अधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा शरीर सुखासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे आणि त्याला तसंच कारणही आहे शरीर सुखासाठी स्त्री राबवली जाते पुरुष फायदा घेतात ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्रीवर्ग परंपरेने घोकत आलेला आहे एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या आहेत याचा आढावा घ्यावा मग लक्षात येतं गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही जत्रेमध्ये मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही कारण परिस्थितीनं दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे कॅलिडोस्कोप कधी आपण पाहिल्याचं आठवतं सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चारमही राहिलेला नाही कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही आता त्या ट्रिप्स नाहीत दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही विटी दांडू नाही सामनाचे फुगे नाहीत प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही <laughs> हा त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिनं आपल्याला दिलं म्हणूनच ती अजून उडू शकते आपण जमिनीवरच आहोत कुंकू मंगळसूत्र पांढरं कपाळ या खुणांच्यावरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले साहेबा हल्ली संपूर्ण मोत्याच्या माळेत मानेमागे वेणीखाली लपेल असा एकच काळामणी असतो नवऱ्याचं संसारात स्थान किती हे या फॅशनवरून समजतं पण हिला नवरा आहे की नाही हे समजत नाही स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे तो प्रेमाचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा जाता येता भेटत राहते जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते रस्त्याने चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कनं तिकीट देताना स्पर्श करावा बस कंडक्टरने तेच वाण्याने पुढ्या देताना तेच ऑफिसरनं फाईल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटा चिकटून जाते वर पुन्हा सॉरीचं गुलाब पाणी शिंपडायचं आणि एक ओषट हास्य सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज आकारण मवाळ होतो नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत स्त्री देहावरती ह्या त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतात पुटं भारतीय युद्ध समाप्तीनंतर कृष्णानं अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला त्यानंतर कृष्ण उतरला आणि अर्जुनाचा रथ जळून गेला तेव्हा कृष्णांनी सांगितलं कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता आयुष्यभर स्त्री देहाचं संरक्षण करणारा कुणी अजात कृष्ण असलाच पाहिजे नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता पुरुषाला पत्नी हवीच असते पण त्याहीपेक्षा त्याचं मन प्रेयसी करता भुकेलेलं असतं बाहेर ही जी सगळी माणसं बसली आहेत ना त्यांची प्रेयसी हरवली माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण माझी पत्नी अजून माझ्याकडे प्रेयसी म्हणून येते आणि मग त्या त्यावेळी मला प्रियकर बनवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण होतं मग त्यावेळी एकच जाणवतं सगळं खोटं आहे सुशिक्षितपणाचे कपडे घाला सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला किंवा प्रतिष्ठितपणाची समाजातल्या स्थानाची शाल पांघरा मोठेपणाची झूल अंगावर घ्या काहीही करा हे सगळं ढोंग आहे धूळ फेकणं आहे शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं तेच खरं घरट आहे हे भेदून जाण्याची ताकद कुणातच नाही कलाकार कलेच्या प्रांतात जसा पूर्ण पुरुष वाटतो तसाच तो संसारात पती म्हणून असणार होईल या अंदाजावर तुम्ही मुली लग स्वप्न रंगवता त्या कलाकाराचं गणित एकाच आकड्यापाई अपूर्ण आहे आणि आपणच ते पूर्ण करणार आहोत या भावनेनं तुम्ही त्याच्या संसाराची जबाबदारी घेता लग्न झालं रे झालं की तुम्ही त्याच्याकडे माणूस म्हणून बघता अरे आपला साथीदार प्रथम कलाकार आहे आणि मग ग्रहस्थ आहे हे तुम्ही विसरता आणि ते एकदा विसरलात की दुःख सुरू त्याची अशांतता तशीच राहते तुम्ही रोख ठोक हिशोब मांडता सर्वस्वाचा त्याग करून आपण धाव घेतली तरी हा अतृप्त ह्याला आणखीन काय हवं होतं आणि मग तुम्ही काय करता माहिती आहे इतर बायकांच्या संसाराची त्यांच्या नवऱ्याची मग तुम्ही स्वतःच्या नवऱ्याशी तुलना करता त्या तुलनेमध्ये अर्थातच साहजिकच सामान्य माणूस लायक नवरा म्हणून श्रेष्ठ ठरतो आणि तुम्ही झटकन निर्णय घेता अमुक अमुक बाईचा नवरा साधा हेडक्लार्क आहे पण बायकोला सुखात ठेवली आहे घरातलं सगळं बघतो इथंच तुम्ही फसता प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र आणि मैत्रिणींनो <laughs> माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीने जे सांगितलंय ते सूत्र हे संसार हा धीर गंभीर उदात्त रागदारीसारखा असतो तास तास चालणारा ठाय विलंप द्रुत अशा अंगानं फुलणारा केव्हा केव्हा फार संथ वाटणारा उदास करणारा कंटाळा आणणारा आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण ही मोठा राग आळवून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते दहा मिनिटात संपणारी ठुमरी पण सगळी मैफल गुंगट ठेवणारी मरगळ घालवणारी पण त्याचं काय असतं माहीत आहे काही काही रागदारीत काही काही स्वर वर्जे असतात त्याला काय करणार म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही अरे बाबा वर्ज झालेला सूर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो तर एक राग उभा करायचा असतो त्यासाठी आपण तो खुशीने विसरायचा असतो वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यायच्या नसतात त्यांना गाता गाता वाजवता वाजवता फक्त चुकवायचं असतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला तुमची व्यक्ती संसारात जर लाभली नसेल पण संसार सांभाळायचा असेल तर फक्त हेच सूत्र हे सांभाळत तर तुमची संसाराची मैफल रागदारीपणाने बहरत राहील प्रेमाची खरी व्याख्या कुणाला समजली अरे प्रेम म्हणजे महापूर असतो महापूर असं झुळझुळ वाहणारं एखादं पाणी येताय येत नाही येताय येत नाही प्रेम म्हणजे वादळ आहे प्रेम म्हणजे महापूर आहे पण समाज आणि प्रेमाची ही संकल्पना यात जे अंतर पडलं आहे त्याचं कारण माहीत आहे प्रेमाचा स्वीकार करताना देखील ते जर तुमच्या रूढ चाकोरीतून मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तुम्ही प्रेम म्हणणार मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशोबी पवित्र त्यात झेप नसली उत्कटता नसली तरी त्याला तुम्ही कवटाळणार त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार अरे त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही स्वतःची राख होऊन देणार का कारण ते चाकोरीतून येतं तुमच्या नीती आणि तिच्या कल्पनांची बूज सांभाळत येतं बस तुमच्यासारख्यांना तेवढंच प्रेम समजतं समाजालाही तेवढंच प्रेम कळतं बाकीच्या प्रेमाला मग समाज काय म्हणणार कुठेही काहीही कमी नसताना माणसं दुःखी दिसतात ती ह्यामुळे उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटतच नाही आणि यदा कदाचित भेटली तर त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिळत नाही आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवत असतं काय कारण असेल एकच अशा तऱ्हेचं प्रेम अशी भक्ती जिथं उगम पावते तिथे संकेत नसतात असते फक्त उत्कटता तिथं बंधन नसतं असते फक्त अमर्यादता त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते त्यातून जे नंदनवन फुलतं ते पाहायला दोन डोळे पुरत नाहीत अरे डोळे दाखवू शकणार नाहीत असं पाहणारं निराळ इंद्रिय लागतं सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही निभावण्याची ताकद असलेल्या माणसांचाच तो प्रांत आहे आणि प्रेमाच्या प्रांतात जेव्हा तुम्ही अशी उत्कटतेने उडी घ्याल मागचा पुढचा विचार न करता जेव्हा धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल कलावंताची बायको होणं हे सतीचं आहे एवढंच कलावंताची मैत्रीण आणि नुसतं प्रेयसी म्हणून राहणं हे सुद्धा सतीचंच वाण आहे मैत्री केवळ मैत्री राहत नाही प्रियकराचा उत्कर्ष होत चालला की मन आवरत नाही धरबंद राहत नाही प्रियकराची त्या कलाकाराची उत्कटतेची भूक साथीच्या व्याधीप्रमाणे आपल्यालाही घेरून टाकते आणि असे दोन उत्कट जीव एकत्र आले तर उत्कटतेचं शेवटचं टोक गाठायला त्यांना वेळ लागेल का उत्कटतेमध्ये सुद्धा जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोवर उत्कटता हे वरदान आहे एरवी तो शाप आहे आणि शाप हा भोगूनच पार करावा लागतो पराशराला साडेसातीचा शाप होता क्षणमात्र का होईना तो चळला त्यातून महाभारत निर्माण झालं म्हणून म्हटलं की कलाकाराची प्रेयसी राहणं आणि त्याला मर्यादेमध्ये थांबवणं हेही सतीचं वाण आहे त्यालाही ताकद हवी कलाकाराची पत्नी त्यागी हवी एवढंच नव्हे तर प्रेयसी सुद्धा त्यागी हवी तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक व्हायला वेळ लागत नाही राणी हे आपलं घर हो संपूर्ण घर हेच आपलं देवघर निराळं देवघर नाही आपण दोघं इथले पुजारी आता तू विचारशील पूजा कशाची करायची मी सांगेन ग्रहस्थ धर्माची तू विचारणार पण पूजेला साहित्य <laughs> आपली पंचेंद्रिय मग नैवेद्य कुठला सोपं आहे प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य मग तुझ्या पुढे प्रश्न येईल इतकं सगळं केल्यानंतर आरती तर करायला हवी त्या नजरेने माझ्याकडे तू पाहशील आणि मी सांगेन या देवघरामध्ये राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम जिव्हाळा भक्ती हीच आरती प्रसाद ना हो हो सांगतो ना पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्याच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे आणि राणी या भक्ती मार्गात फक्त एकच कुपथ्य आहे तेही लक्षात ठेव जेहेते कालाचे ठाई मनाला न पटणारी म्हणजे प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार जबरदस्ती हे कुपथ्य राणी आपण इथून आता सात पावलं चालू आशीर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहे पावला पावला गणिक ती तथाच तू म्हणत राहील तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील मी आस्तिक आहे की नास्तिक याचा नाही मी कधी शोध घेतला मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे सौंदर्य संगीत सुगंध साहित्य सहवास या सर्वासाठी मी बेभान होतो पण माझी जमीन कधी सुटत नाही येस मी माणूस आहे मला अभिमान वाटतो ह्याचा मला परमेश्वर व्हायचं नाही नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाहीस परिचय होऊन देखील मी तुला हे विचारलं नाही तशी नसलीस तर उत्तम पण असलीस तर इतकंच सांगेन मला देव मानायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यावर तो फार मोठा अन्याय होईल मला माणूस मान म्हणजे कळत नकळत जे अपराध होतील ते क्षम्य ठरतील राणी कुणाचंही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो जीवा जीव असेपर्यंत मी तुला सांभाळीन हो आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे त्यात अहंकार डोकावतो आत्ता इतकंच सांगेन आपल्या या घरात संसारात तू काळजीमध्ये असताना मी मजेत आहे असं कधीही घडणार नाही आणि शेवटचं सांगतो मला मला पत्नी हवीच होती मात्र एक कर पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ मला सखी हवी आहे होशील स्वतःच्या संसाराबद्दल बोलताना एका भगिनीनं मला सांगितलं ते हे माझे यजमान वाईट नव्हते पण दिवसाच्या आणि रात्रीच्या सगळ्या आवश्यक गरजा भागल्यावर जी माणसं स्वतःसकट सगळ्या जगावर खुश असतात त्यांच्यात आणि माझ्या यजमानांच्यात फरक नव्हता साधा हिशोब रात्र झोपण्यासाठी बस एवढंच गडद अंधारही लोभसवणा असतो हे त्यांना कधी वाटलं नाही त्याप्रमाणे ते कधी चांदण्याचे देणं लागले नाहीत कोजागिरीचं आणि ह्यांचं नातं फक्त मध्यरात्री दूध पिण्यापुरतं मी रात्रभर एकटीच गच्चीवर असायची यांना मध्यरात्री उठवायचं ते दुधासाठी खूप प्रसन्न वाटतंय किंवा उदास वाटतंय म्हणून आपला जोडीदार जागा राहिला तर ते यांच्या गावीही नसायचं मनात येईल ती रात्र समागमाची आणि राहिलेल्या गाढ झोपेसाठी इतकी माफक अपेक्षा असल्या बॉर्डरला आपण सखा सप्तपदी भव असं म्हणत पसंत करतो आणि एका न दिसणाऱ्या गदांच्या तुरुंगात कायम अडकतो सरकारी तुरुंगात कैद्याला नंबरचा बिल्ला मिळतो इथं नवऱ्याच्या आडनावाचा बिल्ला मिरवावा लागतो शिक्षा संपली तरी आणि खरं तर शिक्षा संपतच नाही तुरुंगवास संपतो बिल्ला चितेपर्यंत साथ देतो अशा संसारात घर म्हणजे जन्मठेप आणि विचार आणि मन गहाण ठेवून नवऱ्याला शरीर देणं म्हणजे सक्त मजुरी सश्रम कारावास हे संसार अर्ध्यावर टाकून गेले म्हणजे नेमकं काय झालं माझा सश्रम कारावास संपला पण बिल्ला राहिला ना बिल्ल्यातला सौ गेला आता श्रीमती राहिला या श्रीमती एकेकाळी जन्मदात्याने सन्मानाने हाकलून दिलेल्या कोठडीमध्ये परत आले आहेत येस सो कॉल्ड माहेरी मला सांग किती बायकांचे संसार असे नवरे मिळाल्यामुळे उजाड झाले असतील अर्थात माझ्याकडे उत्तर नव्हतं आयुष्यात कुणीतरी कुणाला तरी भेटत असतं कुणाची अपेक्षा सफल होते तर कुणाची उपेक्षा होते कुणी घाव विसरू शकतात कुणी असमर्थ ठरतात जे विसरू शकतात ते धन्य होत जे दुबळे ठरतात त्यांची धडपड केविलवाणी असते ते मग स्वतःचं मन एकसारखं मारत राहतात कधीतरी त्या अतृप्त भावना उफाळून वर येतात त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसतं पापभिरू मनाला लोकलज्जा संसार नैतिक मूल्य सामाजिक प्रतिष्ठा यांची पायमल्ली सहन होत नाही आणि मग साहजिकच यातून जन्माला येतो चोरटेपणा मग चोरट्या गाठी भेटी कुणी पाहत नाही ना ह्याबद्दल जागरूकता आणि मग सगळ्यांशीच लबाडी त्या भेटीगाठीमध्ये देखील मग सौख्य राहत नाही कारण काय अगोदर हे सगळे सोपस्कार साधायचे चुकवा चुकवी करायची यासाठी निम्म बळ खर्च पडतं आणि उरलेलं बळ काहीच घडलं नाही हे दाखवण्याकरता कामी येतं यातून शाबूत राहील तेवढ्या मनस्थितीत भेटीगाठी आणि मिलन या असल्या क्षणिक मिलनातून घेऊन यायची ते अतृप्ती आणि हुरहुर प्रत्यक्ष घटनेपेक्षा स्वप्न जास्त उंच ठरतात तसं झालं की हम खास दुःख ठेवलेलं व्यवहारामध्ये घडणाऱ्या गोष्टी स्वप्नांपेक्षा उंच असाव्यात त्यात स्वतःची फसगत नसते बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची तरी गॅरंटी हवी असते बरं का या मूर्ख माणसांना कसली गॅरंटी हवी असते या माणसांचा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास नसतो का अरे जगामध्ये हमी कशाची देता येते I promise to pay the bearer या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन यातला फरकच समजत नाही खरंच माणूस गॅरंटी मागतो त्यामुळे काय धारणा असेल चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही एका रुपयाच्या बदल्यात आपल्याला हमी हवी असते तो शांतपणे सांगतो साहेब अंथा कसा टिकल किती टिकल चालण्यावर हाय हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याचं वाटतं आम्ही कसंही चाललो चप्पल कशीही वापरली तरी ती टिकली पाहिजे हा चप्पल घेणाऱ्याचा हेतू चप्पल काय आणि संसार काय तो कुणाच्या हातामध्ये पडतो त्यावर सगळं अवलंबून आहे बायकोचा मी उपयोग कसाही करीन तिने चांगलंच वागलं पाहिजे कायम गॅरंटी हवी ती ह्याचीच हवी असते संसाराबद्दल माझी मतं ऐकायची आहेत तुला मला लग्नाबद्दल उगीच विचारलंस दोस्त संसार हा व्यवहार कुशल लोकांचा प्रांत आहे भावना प्रेम माया वात्सल्य या गोंडस नावाखाली एका निराळ्या पातळीवरचा व्यवहारच संसारात थया थया नाचत असतो नराला मादी हवी आणि मादीला नर हेच सत्य नर मादी कुठंही आणि कोणतेही एकत्र येऊ शकतात पण आपण पशुपेक्षा निराळे आहोत हे माणसाला सिद्ध करावंसं वाटतं ना मग घरकुल आलं त्या घरकुलात एकच नर आणि एकच मादी आली मग मुलं तीसुद्धा झेपतील एवढीच पुढे कापाकापी आहेच त्या कापाकापीची महती संसारावर छत्र धरणाऱ्या आडोसा देणाऱ्या भिंतींनीच आपल्या अंगावर रंगवून घेतली मुलांना ऐपतीनुसार शिकवणं हा देखील व्यवहारच ऐपत संपली की तुझं आम्ही किती दिवस करायचं आता स्वतःचं स्वतःला बघायला लाग मुलगा पायावर उभा राहिला की त्याची मादी येते आणि मग खरा व्यवहार सुरू होतो बायको जाते कुठे घर सोडून असं असलं की नर वाटेल तसा वागायला मोकळा आणि नवरा नावाचाच नर असेल तर शारीरिक सुखापासून त्याची वंचना सुरू संसार हा व्यवहारच नसता तर गरज संपल्याबरोबर म्हाताऱ्या आईवडिलांचा अनादर झाला नसता त्यात जर घरातला नर आईवडिलांपासून प्रत्येकाचं मन सांभाळण्याकरता धडपडणारा असला तर त्याचा फक्त विदूषक होतो कौतुकाचा वा अपेक्षित क्षणी मिळाला नाही तर नराचा वानर होतो या उलट मैत्री तिथं व्यवहार आला की मैत्री संपलीच मैत्री कधीही तुटू शकते म्हणून आपण तिथे जास्त दंगामस्ती करत नाही सुरक्षितपणाच्या भावनेसाठी आयुष्यभर कसली ना कसली किंमत जो मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात भिंतीच्या बाहेर जे हिमतीने पडतात त्यांना बळकट आधार मिळू शकतात ज्या माणसात ती सुद्धा हिंमत नसते ती माणसं चार भिंतीतही निराधारासारखी वावरतात निव्वळ कोणता ना कोणता व्यवहार सांभाळला जातो म्हणून तर एकत्र राहतात हो त्याशिवाय ते प्रतिष्ठित म्हणून वावरू शकतात अशी माणसं झोकात लग्नाचे वाढदिवस साजरे करतात हिल स्टेशनला जातात काश्मीरी कपड्यात हिंडतात कॅमेऱ्यावर रंगीत फोटो काढवून घेतात शिकाऱ्याचे आणि घोड्यावरचे सुद्धा का हे सगळं का पशूंच्याच गरजा असून आपण पशूंपेक्षा निराळे आहोत हे दाखवण्यासाठी दिस इज संसार माय दोस्त दिस इज संसार सांगून आलेली मुलगी ही कुणाची तरी भाची कुणाची पुतणी कुणाची मैत्रीण बहीण नात या सगळ्या नात्यामध्ये आदर्श असेल पण नवऱ्याची बायको ह्या नात्यात कशी हे सालं लग्न झाल्यावरच कळतं हो म्हणजे उपयोग नसतो तेव्हा म्हणजे कसं तर एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो तो फुटल्यावर समजतं आपण किती फुगवायला नको होता तसं आहे लग्नाचं काळ म्हटलं की वर्ष आली महिने आले महिन्यांचे दिवस आणि दिवसांचे तास तासांनाही मर्यादा आहेच ना सात दोन वेळेला वाचतात आठ नऊ दहा अकरा बारा सगळेच तास दोन वेळेला वाचतात एवढ्या प्रचंड अनादी अनंत काळाची किती छोटी शकलं चोवीस तासांचा एवढासा तराजू तो कसा काळाला न्याय देईल दोन पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो वेळे इतकाच छोटा होतो क्षुद्र होतो माणूस क्षुद्र होतो आणि काळाचं काम सोपं होतं क्षुद्र कीटकाला मारण्यासाठी फार बळ वापरावं लागत नाही काळ फक्त वेळ साधतो सेकंदा इतका छोटा होतो उषाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर तो म्हणतो आय एम सॉरी जगायचं म्हटलं की वय आलं वर्षाचा हिशोब आला महिन्याचा हिशोब आला खरं तर आयुष्य जगायचंच नाही गणितच जगायचं दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वह्या उशागती ठेवून झोपायचं त्यानंतर जाग येते ते नवीन कंस मांडण्यासाठी कंसात मांडलेली कालची उत्तरं बरोबर का चूक ते तपासण्यासाठी काळ चोवीस तासाने पुढे गेल्याची जाणीवही नसते जागेपणाची जाणीव तीन काट्याचं गणित सोडवण्यात आणि झोपेत तर जाणीवेचाच काटा निघालेला कालची उत्तरं चुकीची आहेत असं वाटलं तरी ती फेकून देण्याचं धाडस हवं त्यावेळी अहंकाराचा काटा सलत राहतो अरे तो काटा तर काळालाही व्यापून उरतो मग कालचं चुकीचं उत्तर घट्ट कवटाळून धरायचं चोवीस तासांनी फक्त दूध नाचलेलं समजतं विचार नाचल्याचं ध्यानी पण येत नाही कालच्या शेळ्या जाणीवा शिळे मानपान भांडणं बेबनाव धर्मभावना कायदे मेंदूचा फ्रीज करून त्यात ताजे ठेवायचे ते सांभाळताना आजच्या गणिताचंही चुकीचं उत्तर उद्या करता तयार ठेवायचं काळ पुढे जातो वेळ तशीच राहते उपयोग नाही तेव्हा तू त्याला विचारलंस माझ्याशी लग्न का केलं तू माझ्यावरती प्रेम केलंस म्हणून ती नुसती अभिलाषा असेल तर पाण्यावरच्या तरंगांप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते पण खरं प्रेम त्याच जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं मला अभिलाषा वाटली यात काहीच गैर नाही आता झऱ्यासारखं प्रेम कर म्हणजे कसं झऱ्यासारखी झुळझुळत राहा मला जमेल जमायलाच हवं तू आटलीस की मी संपलो पण मग झऱ्याला कोण आठवतं एकच गोष्ट संशयाचं शेवाळ शरीर सुखाच्या बाबतीत पुरुष निसर्गत कड्याच्या टोकावर उभा असतो स्त्री लांब मागे पठारावर असते तिला खुलवत फुलवत रुंजी घालत हळुवारपणे टोकापर्यंत आणायचं असतं तिथपर्यंत ती आली की मगच मिलनाचा अर्थ समजतो हे रहस्य ज्यांना समजत नाही त्यांच्या घरी फक्त पाळणे हलतात तिथं श्रृंगार होत नाही नवरा झाल्यावरही त्याच्यातला प्रियकर जिवंत असला तर श्रृंगार उरतो हे खूप अवघड आहे का खरं म्हणजे नाही शांतपणे पक्ष्यांचं अनुकरण जर केलं ना तर पक्ष्यांना देखील ही कला अवगत आहे हे माणसांना समजेल प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्त्वाची बाब आहे पण किती देखणेपणा देखणेपणा म्हटलं तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात नाविन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो म्हणून जास्त आवडतो सातत्य टिकतं ते विचार देखणे वाटतात म्हणून वृत्ती जुळतात म्हणून हां नाविन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारा पलीकडचं सौंदर्य दिसू लागलं आहे अनुभवायला मिळालं आहे असं समजावं पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत नियतीच माणसाला काही सुखांना पारख करते तेव्हा तिथं इलाजच नसतो पण त्याहीपेक्षा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त नेहमीच्या व्यवहारात पुरुष वाघ असतो फक्त सेक्सच्या बाबतीत तो कमालीचा हतबल आणि परिस्वाधीन असतो स्त्रीपेक्षाही हळूवार असतो त्याचे ते क्षण जपले तर तो बायकोच्या मागे एरवी पहाडासारखा उभा राहतो आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो त्यानं एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो असंच माणसाचं आहे समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते प्रत्येकानं काही ना काही वेळ घेतलेलं असतं केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असत। पण मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला कुणीतरी ते वेळ नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेनं चालू असतो नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याचं उत्तर पण नियतीजवळच असतं जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये जे अमूर्त आहे ते निराकार आहे जे निराकार असतं ते अनंत असतं विश्व व्यापून उरतं स्वप्न तशीच असतात ती तशीच ठेवावीत स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात रंगाने ओथंबलेली छायाचित्र मग थोड्याच वेळामध्ये जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात तर स्वप्नामध्ये एक जास्तीचा रंग असतो त्याचं नाव अंतरंग दोन पुरुषांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करताना म्हणे वयातलं अंतर पाहायचं असतं हा एक विकृत संकेत अरे प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो व्याकरण न समजणाऱ्या एवढ्याशा दोन अडीच वर्षाच्या मुलाचं बोलणं विलक्षण गोड वाटतं बायकोनं नवऱ्याला ए म्हणणं आणि एवढ्याशा जीवानं ए बाबा म्हणणं यात फरक आहे ना जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का उमटवावा नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात राजकारणी मुत्सद्दी विचारवंत तत्वनिष्ठ धार्मिक सामाजिक कार्य करणारे किंवा जबरदस्त पैसा कमावणारे व्यापारी अशी जी काही हेतू ठरवून जगणारी माणसं असतात त्यांची केस आपण सोडून देऊ पण बहुतांशी जी सामान्य असतात ज्यांना तुमच्या जगण्याचं प्रयोजन काय हा प्रश्न विचारला तर उत्तर माहीत नसतं अशी जी माणसं असतात ना ती सगळी पूर्वतयारीशिवाय जगतात इतिहासाचा तास संपला की भूगोलाच्या वया पाकिटातून काढायच्या इतिहास दोन तास ओळीने शिकवायचा असं मास्तरांनी ठरवलं तर इतिहासच शिकायचा अरे गंमत म्हणून समोरच्या बाकावरच्या मुलाला टप्पल मारावी किंवा खिडकीतून बाहेर एखाद्या झाडाकडे उगीच बघावं असं या मंडळींना वाटत नाही म्हणून शाळेत जेव्हा ऑफ पिरियड येतो तेव्हा ह्या माणसांची अवस्था केविलवाणी होते आलटून पालटून पाकिटातल्या वह्यांची उलटापालट करण्यापलीकडे ती जात नाहीत ही सगळी जमात कोणत्याही कॉलेजात गेली जरी अगदी एम ए झाली तरी ती जमात उत्कृष्ट नोकरी करते एम नंतर नोकरी संपेतो एमओ या वर्गात त्यांचा मुक्काम एमओ म्हणजे मोस्ट ओबिडियंट अशा माणसांचे आठवड्यातले साडेपाच दिवस छान जातात शनिवार रविवार म्हणजे ऑफ पिरियड रिकाम्या तासांचा विचार आयुष्यभर केलेला नाही ही माणसं मग स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्याला तर मुळीच जगू देत नाहीत इतर माणसं स्वतःचं मन रमवू शकतात ते त्यांना बघवत नाही या माणसांना स्वतःभोवती वर्तुळ निर्माण करता येत नाही आणि त्यांनाही कुणी आपल्या वर्तुळात घेत नाही अशा माणसांना समाजात मित्रवर्तुळात नातेवाईकांच्या जागा मिळते ना ती दया म्हणून माणुसकीचं नातं जपायचं म्हणून आपली मुलं आपले खरे परीक्षक असतात आई वडील म्हणजे नवरा बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात आपण त्यांना तुला अक्कल नाही काय करतो गप्प बसवतो त्यांना अक्कल असते का नसते म्हणून ती खरं बोलतात अक्कल वाढली की अहंकार वाढतो आडमुठेपणा रक्तात वाहतो खरं आणि खोटं यात जे सूक्ष्म अंतर आहे तिथे मतलब साठू लागतो पुढे त्यात स्वार्थाची भर पडते मुलांना मग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं मुलं सब्जेक्टिव्हली बोलत नाहीत ऑब्जेक्टिव्हली बोलतात या उलट आपण सब्जेक्टिव्हली जगतो खरं म्हणजे आपण कसे जगतो याचा आपल्याला पत्ताच लागत नाही आपण सगळे डिप्लोमॅटिककडून ऑटोमॅटिककडे दौड करत आहोत आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होतोय साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते तिचे बळी होतो डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील या भ्रमात आपण वावरतो आणि मग मुलांचा उपयोग साथीदाराऐवजी आपण साक्षीदारासारखा करतो मुलंसुद्धा मग कल बघून बोलायला शिकतात संसारातला नवरा बायकोचा चार का जातो तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते एकमेकांना गृहीत धरलं जातं सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं संसारातली उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण मैत्रीमध्ये देखील स्वतःचे असे वेगळे तास हवेत त्या कालावधीत मित्राचीही लुडबुड नसावी त्या कालावधीमध्ये भले तुम्ही नुसते लोळत राहा तो निष्क्रिय राहण्याचा अवधी मैत्रीमध्ये मिळायला हवा त्या एकांतात मग आपोआप मानापमानाच्या व्याख्या तपासता येतात ठरवता येतात एकदा असे केवळ स्वतःचे क्षण वेगळे ठेवले की प्रसंगी छंद बाजूला ठेवून मित्रासाठी वेळही देता येतो कटाक्षानं ही पथ्य सांभाळली की नंतर ही देवाणघेवाण एक सहजावस्था होते निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते साय म्हणजे गुलामी नव्हे खालच्या दुधाला साईचं दडपण नाही वाटत मैत्री तशी असावी दुधापेक्षा स्निग्ध साईची नंतरची सगळी स्थित्यंतर म्हणजे दही ताक लोणी तूप ही जास्त जास्त पौष्टिकच असतात तसं मैत्रीचं घडावं मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपण्याच्याच लायकीची असते याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पती पत्नीचं नातं मैत्रीसारखं राहतं ते ते संसार टिकतात संसारामध्ये रुसवे हवेत फुगवे हवेत चेष्टा मस्करी हवी जोडीदाराच्या व्यासंगात साथ हवी त्याप्रमाणे हक्काने तुमच्या आता सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा हं असं प्रेमळ अतिक्रमणसुद्धा हवं केवळ स्वतःचं स्वास्थ्य आणि ऐशाराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या व्यथा ज्याला बघवत नाहीत त्याला निकटवर्तीयांचे अश्रू पुसता येणार नाहीत का पण अश्रू पुसायला कासावीस झालेल्या रुमालाचं तुम्ही पायपुसणं करायला लागलात तर साखळी ओढल्याप्रमाणे जर जाता येता अश्रुपात व्हायला लागला तर त्याचा दर्जा टाकीच्या पाण्यासारखाच होणार अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्याचसाठी आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकांतवासाच्या भीतीनं मी अनेक मरणं पाहिली आणि त्याच्यावर मात करण्यासाठी अनेक माणसं जोडली महापालिकेची सत्तावीस वर्ष नोकरी केली ती मैफल समजूनच लेखन कथाकथन दौरे सहली नाटक चित्रपटातली लुडबुड भाव सरगम स्वरयामिनी या संगीत कार्यक्रमांचं निवेदन ही सगळी उरस्फोड माणसांसाठी सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्य मिळत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं अनेक वाद्यवृंद माझ्याभोवती निर्माण झाले अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणानं वगळलंही वाद्यवृंदापेक्षा स्वर महत्त्वाचा संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळलो तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या पण मैफलीचा सूर अबाधित राहिला जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही स्वरांची जखम झालेल्या माणसाची मैफलींची खोडही मेल्याशिवाय कशी जाणार पण आता वाद्यवृंदात मन रमत नाही आता एखाद्या आर्त सुराची हात पुरेशी वाटते त्या उत्कट स्वराची प्रतीक्षा करण्यात खूप वेळ चांगला जातो तो सूर कसा असेल याचं रूप स्पष्ट नाही तो कोणत्या दिशेने येईल कोणत्या वेळेला मुलतानी मारवा पुरिया यमन जयवंती मालकुंस यापैकी कोणत्या रागाचं आणि वेळेचं बोट धरून येईल तो स्वर मला पेलेल षडज पंचमातून गंधाराचा साक्षात्कार होईल उत्तर मिळणं अशक्य आहे मग तोपर्यंत करायचं काय हेच करायचं मैफलीचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो तुमच्यासमोर ठेवायचं खरं तर कुणी काही सांगावं याची तुम्हाला गरज नाही तरीही सगळे लेखक लिहित राहिले वास्तविक ज्ञानेश्वर रामदास तुकाराम यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं तरी चाललं असतं दासबोधासारखा महान ग्रंथ करमणूक करणारा ग्रंथ नव्हे माणसाच्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थानी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असतं आणि तरी इतकी पुस्तकं निघतात कारण अहंकार मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास <laughs> <laughs> मी स्वतः तरी एवढं लेखन का केलं मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं एकूण एक ग्रंथांना मागत सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतःबरोबर आणतो तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो श्वासाश्वासा गणिक एक एक शब्द इथं छापला जातो इथं प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच प्रूफ रीडिंग नाही खोड रबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं अनेक चुका जगजाहीर होतात अनेक लादल्या जातात असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात किंवा या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते इन्कम टॅक्स ऑफिसरसमोर बँकेची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात तशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून दोन दोन चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे त्यांनी तर देशाच्या ग्रंथातली पुढची पानंसुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरबटून टाकली आहेत पण जिथं संवाद जुळतो तिथं तुमचं आमचं म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही एकाच आवृत्तीमधली एक प्रत उरलेल्या प्रतींशी बोलत राहते शब्द म्हणा संवाद म्हणा यांच्यासारखा जादूगार कोणी नाही वैरी नाही किंवा यांच्यासारखा मित्र नाही केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही हा प्रश्न शब्दांनाच विचारायला हवा षड्रिपूंना जे जे रंग असतील माया ममता वात्सल्य यांना ज्या ज्या छटा असतील त्या तुम्ही शब्दांना बहाल करा शब्द त्यात मिटून जातील कुणाशीही मतभेद झाले संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली प्रथम प्रथम संवाद करावासा वाटतच नाही पण कालांतराने ज्याचं त्याला जाणवतं की आता रागाची धार जरा बोथट झाली मग काही माणसांना स्वतःचाच राग येतो आपली शत्रुत्वाची भावना कमी होते याचा अर्थ काय वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणं त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ तुम्हाला आमंत्रण देत राहतो पण अहंकाराचा पहारेकरी फाटं उघडायला तयार नसतो तो तुमची निर्बत्सना करत राहतो त्या कोण्या व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कसं हा एकमेव प्रश्न अहंकार विचारित राहतो आणि मग अट्टाहासाने वैर जोपासलं जातं अट्टाहासाने संगोपन केलेलं वैर जास्त थकवतं संगोपनात पुनरोक्ती असते त्या पुनरोक्तीस सहनशक्तीची कसोटी असते याचाच जास्तीचा थकवा असतो पण एकदा ते फाटक पुन्हा उघडलं तर पारे करायची शक्ती कमी होत जाते पुनर्मैत्रीत शब्दांचा प्रवास सुरू झाला की अधूनमधून तो पारेकरी गस्त घालतो स्वतःची लाज वाटते पण इथेही पुन्हा शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात अहंकार भीड संकोच अबोला एक एक वस्त्र उतरवली जातात फाटक पुन्हा कायम उघडलं जातं कुंपणही उरत नाही फाटक जर कायम उघडच ठेवायचं असेल तर कुंपणाची आवश्यकता काय तारुण्यात कुंपणाच्या मानापमानाचे खांब खोलवर गेलेले असतात वाढत्या वयानुसार जमीन खचू लागली की हे खांब केवळ तारांच्या आधाराने उभे राहतात तारांवर गंध चढायला लागला की त्याही जो कमजोर होतात जीवन मरणाची सरहद्द नजरेच्या टप्प्यात आली की त्याच्या अलीकडची मानवनिर्मित सगळीच कुंपणं नाहीशी व्हावीत असं वाटू लागतं मात्र ज्यांना जीवन मरणाची सरहद्द कायम दिसत असते तिचं भान असतं अशी माणसं कुंपण बांधलेलं असलं तरीही तिथे नो थरोफेअरचे फलक लावत नाहीत कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करू शकत नाही वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी आत जखम आहे ती ज्याची त्याला कायम ठसठसत असते सेवानिवृत्त होणाऱ्या म्हाताऱ्याचं नेमकं दुःख कोणतं रिटायर झालो की पगार नाही उद्योग नाही या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीनं ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक आहे रातकिडा कर्कश ओरडतो त्या ओरडण्याचा त्रास होतो यात शंकाच नाही पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय याचा पत्ता लागत नाही त्याचा होतो कोणतीही शस्त्रक्रिया ही वेळ आल्यानंतर करावी लागतेच शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो आणि पहा त्यावेळेला किती टाके पडले हे देखील अभिमानाने सांगतो वकिलांचा आणि डॉक्टरांचा पेशा एकदम भिन्न परिचारिकांचे कपडे स्वच्छ पांढरे वकिलांचे गाऊन काळे दिरंगाईचा रंग काळा तत्परतेचा रंग पांढरा शुभ्र कॉल आल्याक्षणी हजर राहावं लागतं खटले मात्र वर्ष चालतात उत्तम ड्रायव्हर जेव्हा ॲक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का तरी अपघात होतात पट्टीची पोहणारी माणसं नेहमीसारखा उंचावरून सूर मारतात ती वरच येत नाहीत म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं का त्याप्रमाणे चांगली शिकली सवरलेली माणसं दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण किंवा संस्कार विसरलेली असतात असं म्हणायचं का तोही अपघातच जो नेहमी घडून जातो तो अपघात आणि मी तो शांतपणे बघत राहायचा असं होय शांतपणे हा शब्द महत्त्वाचा कारण तृप्तीचा संसार असून बाहेर आकर्षण का वाटतं हे पुरुष किंवा बाई सांगू शकत नाही जो प्रश्न त्याचा त्याला सोडवता येत नाही त्याचं उत्तर आपल्याला हवं असतं आणि मग आपण आकारण स्वतःला कमी लेखतो बाई असेल तर पुरुष जातीला हलकट ठरवते पण तुम्हाला आधार हवाय हे मी समजू शकतो पण सध्या तुमच्या नवऱ्याला पण आधार हवाय तो आत्ता प्रवाहात वाहत चाललाय आपण वाहत नसून प्रवाहाला व्हायला लावत आहोत या धुंदीमध्ये तुमचा नवरा आहे प्रवाहात आहे तोपर्यंत तुम्ही किनाऱ्यावर घट्ट उभ्या राहा आणि त्याची धुंदी ओसरली की त्याला हात द्या यालाच संसार म्हणतात दोघांपैकी कुणीतरी एक जण कायम किनाऱ्यावरती घट्ट उभा व्हा उद्या हीच हकीकत एखाद्या बाईची सुद्धा होऊ शकेल सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते ती कृतीमध्ये आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं सदिच्छेची योजना झाली जी नेहमीच फसण्यासाठी असते व्यवहारी माणसात समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची इथंच यातना आहेत एखादाच बदल असा असतो की त्याचा मनाने स्वीकार केला जातो बाकी सगळं लादलेलं असतं प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्या प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो या स्वरूपाचं प्रेम हे प्रेमच नाही ही स्वतःचीच पूजा झाली समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असते पण आपण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो वंचना आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच यामुळे दोन माणसं घायाळ होतात दडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपशाही करणारा सुद्धा एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवत सुटतो दुसरा दाखवत नाही एवढाच फरक पण त्यातही गंमत अशी की जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत घाबरलेला असतो समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय आयुष्य जगता येत नाही स्वतःच्या समस्येपेक्षा समाज मोठा आहे असं मानलं की जगणं हीच समस्या होते त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही पण काही काही समस्या समाजाला भ्यावं अशा असल्या तर आपली बायको आणखीन गुणाच्या प्रेमात पडली तर मिळवती बायको हवी होती ना समाजाला टाळून ती नोकरी कशी करणार जत्रेमध्ये गेलं की काही धक्के लागायचेच माणसं हरवायचीच घराला एकच रंग असतो जत्रा बहुरंगी बहुढंगी असते लहान मुलं त्यात हरवतात म्हणून तर मोठ्या माणसाने त्यांचा हात सोडायचा नसतो जो हरवतो त्याच्यातलं मूल मूलच राहिलं आहे असं समजायचं आपण हात घट्ट धरलेला असला म्हणजे मूल जत्रेत कितीही रमलं तरी त्याला घरी आपण आणतोच की नाही इथे आपण उलट वागतो वैतागून हातच सोडतो आणि लांबून ते आणखीन किती हरवतं ते पाहतो जिथं ते मूल रमल्यासारखं वाटतं तिथं कदाचित ते भांबावलं पण असेल तसं करायचं नाही म्हणजे हात सोडायचा नाही त्याचप्रमाणे त्या मुलाला जत्रा प्रदर्शन यांच्यापासून लांब पण ठेवायचं नाही दोन घटका ते जत्रेत रमलं तर दहा घटका संसारात घरकुलात टवटवीत राहतं हे जसं संसारात नवऱ्याने लक्षात ठेवायचं असतं तसंच बायकोनंही ठेवायला हवं संसाराचाच पॅटर्न बदलला की समस्यांचा पॅटर्न देखील बदलणारच समाजातल्या किती पुरुषांना हे भान ठेवून आपल्या मिळवत्या बायकोला सांभाळता येतं प्रत्येकानं विचार करावा त्याचं थोडंसं असं आहे म्हणजे फक्त माझ्यापुरतं सांगतो इतरांचं असंच होतं का याची मला कल्पना नाही पण तसं काही प्रमाणात असावं आपल्या भावी जोडीदाराचं एक काल्पनिक चित्र प्रत्येकाच्या मनात तयार असतं तो जोडीदार बोलेल कसा हसेल कसा त्याची उंची बांधा फीचर्स याबद्दल मूर्त स्वरूपात जरी नाही तरी भावविश्वात एक प्रतिमा सतत जागत असते अशा काल्पनिक मूर्तीबरोबर त्याचा संसार कधीच सुरू झालेला असतो त्या कल्पनेतल्या चित्राला वास्तवातलं शिल्प सापडलं की त्याचा निर्णय पक्का होतो अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो दाखवायला नेलेली मुलगी किंवा मुलगा जेव्हा पसंत पडत नाही तेव्हा तो किंवा ती अपात्र आहे असं समजण्याचं मुळीच कारण नाही आपल्या मनातल्या प्रतिमेबरोबर त्याचा सूर जमलेला नसतो नापसंत करणारी व्यक्तीसुद्धा अशा वेळी आपण नेमकं कुठल्या कारणाकरता नापसंत केलं हे सांगू शकत नाही संगीताप्रमाणेच संवादाला सुद्धा विस्ताराचे रंगतीचे टप्पे असतात चढ उताराचे आरोह अवरोह असतात स्वरांप्रमाणेच शब्दांनाही एक क्रम असतो रागदारीत जसे काही स्वर वर्जे असतात त्याप्रमाणे संवादात सुद्धा काही शब्द वर्जे असतात ठाय विलंबित द्रुत अशा क्रमाने गाणं जसं फुलतं तशाच क्रमाने संवादालाही फुलण्याचा सोस हवा तंबोऱ्याच्या दोन षडजांप्रमाणे संवादात देखील दोन तारा एकजीव व्हाव्या लागतात शेवटी सगळा संसार शब्दांचाच पण वाटाघाटी वेगळ्या बोलाचाली निराळी आणि संवादाची मैफल निराळी वाटाघाटी शब्दानंतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून कायम फिसकटल्या हेच क्रियापद डोक्यात बसलाय बोलाचाली शब्दांची सोरीक दोन गटात मारामारी ह्या वाक्याशी पण मैफलीचं नातं रंगाशीच असतं तरी सुद्धा काही काही माणसं चर्चा करता करता संवादावरून बोलाचालीवर काय येतात आणि कधी येतात हे त्यांनाही कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही दुःख आणि डोंगर यांच्यात साम्य असतं लांब अंतरावरून दोन्ही गोजेरी दिसतात एका डोंगराला पार करावं तर त्याच्यामागे दुसरा डोंगर असतोच तसंच दुःखाचं जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं पण त्यांचं रौद्र रूप लांब गेलं की गोजीरवाणं होतं आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय ज्या ग्रहस्थानं मला पहिल्यांदा मैत्रीच्या नावाखाली पहिला चहा पाजला तिथं माझं पाऊल घसरलं त्या चहाने घात केला त्याचा पहिला फुकट स्पेशल चहा म्हणजे बोरातली आळी होती त्याचाच पुढे तक्षक झाला दहा बारा वेळा चहा झाल्यावर मग एका आलिशान हॉटेलात भलं मोठं जेवण झालं त्यापाठोपाठ भेटी दाखल लहान सहान वस्तू आल्या अहो ऑफिसर लोक नुसते सहीचे मालक खरी कामं तुमच्यासारखी हातावर पोट असलेली माणसं करतात तेव्हा अशी प्रेझेन्स घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे अशा स्तुतीची फीत त्या वस्तूंना बांधण्यात येत असे आतल्या वस्तूपेक्षा आम्ही त्या फितीलाच फसत राहिलो आणि या पाठोपाठ घरातली माणसं त्यांनी ह्या प्रकारांना उघड पाठिंबा जरी दाखवला नाही तरी कडवा विरोधही दर्शवला नाही एखादी गोष्ट न मागता काढून कुणी स्वखुशीने दिली तर स्वीकार करावा त्यात कसला आलाय पाप अशा तऱ्हेच्या शंका समाधानानं आम्ही बळी पडत गेलो आणि मग आमची कीर्ती पसरत राहिली ज्याप्रमाणे एखाद्या ज्योतिषाची किंवा वैद्याची कीर्ती पसरावी त्याप्रमाणे असल्या कारभारात आम्हाला विश्वस्ताची जागा मिळू लागली आणि मग मोठमोठ्या ऑफिसर्सकडून आमचा सेफ्टी हॉलसारखा उपयोग केला जाऊ लागला बुडत्याचा पाय खोलात हा न्याय इथंही आहे या प्रवाहात तुम्ही पाणी अडवू लागलात की तुम्हाला जगणं अशक्य होईल अशा गावी बदली करतात त्या बदलीच्या हुकमावर बढतीची सोनेरी फीत नवे तात बांधतात मोठमोठ्या मंत्र्यांच्या शेकडो एकर जमिनी आमदार खासदार विरोधी पक्षनेते यांची फाईव्ह स्टार हॉटेल्स द्राक्षांच्या बागा ह्या काय आपोआप होतात आमच्यासारखे कितीतरी पाट त्या जमिनी ओल्या ठेवतात दारू पिणाऱ्याने शेवटपर्यंत दारूच प्यायची जुगाऱ्याने जुगारीच राहायचं तसंच लाच खाणाऱ्यांचं म्हणूनच म्हणतोय हे पाप पहिल्या चहाचं जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो आनंद समाधान तृप्ती कृतज्ञ भाव स्नेह या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते त्यांचं स्मगलिंग झालं असतं इतकंच कशाला त्याच्यावर इन्कम टॅक्स देखील बसला असता मग एकही माणूस साधं हसलाही नसता आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती त्या नक्षत्रांचं देणं कधीच चुकवता येत नाही यातच त्यांची उंची तिथे हात पोचून न येतच कारण आम्ही माणसांनी जिथं जिथं आमचे हात पोचले तिथे तिथे ते शिक्के उमटवले त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या तेजस्वी तारे अवतीभोवती वावरतात तिथे माथा झुकवावा पण आम्हाला सितारे ओळखायला येतात तारे येत नाहीत हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे डोळे उघडे ठेवल्याशिवाय जे दिसत नाहीत ते सितारे आणि जे मिटल्यावर दिसतात ते तारे माझं लक्ष नेहमी वर्तमानपत्राच्या तिसऱ्या चौथ्या आणि शेवटच्या पानाकडे असतं खून मारामाऱ्या अपघात आज तेल गडप उद्या तांदूळ असल्या बातम्या मी वाचत नाही अशा बातम्यांचं आयुष्य नेहमी अल्प असतं तरीही त्या तसल्या बातम्या आपलं मन उदास करतात आपण वर्तमानपत्र असं म्हणतो खरं पण सगळी वर्तमानपत्र भूतकाळच छापतात शेवटचं पान भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतं भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानावर दिसतात म्हणून ते पान मी पहिल्यांदा वाचतो सासर म्हटलं ना म्हणजे लगेच तीन जावा तीन दीर लग्न न जमणारी एखादी नणन सासू सासरा आणि आते मावस चुलत नातेवाईकांचा जनता शो जरी नसला तरी स्वातंत्र्य घालवण्यासाठी एक बंधनसूत्र पुरतं सध्याच्या काळात मी तरी त्याला मंगळसूत्र म्हणू शकत नाही लग्नामुळे स्त्री किंवा पुरुष पारतंत्र्यात गेले असं न होता त्यांच्या स्वतंत्र विहारात त्यांना आणखीन एक साथीदार मिळाला असं का होऊ नये याचं कारण एकच आमचे विचार पक्के नाहीत विचार ठाम नसल्यामुळे आम्हाला आमच्या प्रायोरिटीज ठरवता येत नाहीत स्वतःचा आत्मविश्वास वाढेल असं शिक्षण मिळत नाही लाथ मारू तिथे पाणी काढण्याची हिंमत आमच्यात नाही आम्ही फक्त लाथाळी करतो शिक्षण कप्पदार्थ मानण्याची आमची वृत्ती इतकी आहे की संप बंद या निष्प्रभ ठरलेल्या चळवळींपुढे परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या तरी आम्हाला खंत वाटत नाही हीन अभिरुचीची करमणूक आम्हाला वर्षानुवर्ष चालते झटपट प्रसिद्धीसाठी आम्हाला चुटपुटतं यश पुरतं सगळ्या राष्ट्राचा धर्म निवडणुका हात झालाय लोभस होण्या जाहिरातींनी आमच्या गंजलेल्या आणि गांजलेल्या मेंदूवर शरीरावर झगमगीत कपडे चढवले आहेत ह्या सगळ्या सामाजिक परिस्थितीपुढे आम्ही प्रगल्भ भिकारी होऊन लाचारीने माथा टेकतो किंवा व्यसनी होतो साहजिकच लग्न हा एक मिरवण्याचा सोहळा झाल्यास नवल काय माहेरी ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सासरी मिळतील या भ्रमामध्ये मुली असतात तर मुलगी आपल्या घरात येताना तिच्याकडून काही काही गोष्टी येतील या स्वप्नामध्ये काही पुरुष मशगूल असतात स्वाभिमानी स्वभावाची कदर या शर्यतीमध्ये कोण करत असेल सांगा स्वतःची विचारसरणी कशी असावी हेही काही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात असं का स्वतःची विचारांची दिशाही ज्याच्या त्याच्या मालकीची नसावी लोक काही काय बोलेनात त्यांचा तो धर्म आहे किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्त्व आहे किती खाल्लं ह्यापेक्षा किती पचलं किती पाहिलं यापेक्षा किती उमटलं हे जास्त महत्त्वाचं हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आला आहे याचाही पत्ता लागत नाही मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात नाहीतर एखाद्या रम्य स्थळी जातात पण तिथे जाऊनही ती शांत होतात का चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पाहायला जातात तिथं सुद्धा ही माणसं हेवा मत्सर असल्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात निसर्गाच्या जवळ येऊन देखील निसर्गापासून लांब असतात स्वतःच्या भविष्याचा विचार करतात ते वाईट आहे अशातला भाग नाही पण त्यात ती संपूर्ण हरवतात का नाही त्यांची भविष्य काळातली मनोराज्य देखील क्षुद्र असतात स्वार्थामध्ये गुरफटलेली असतात जो माणूस कशातच हरवत नाही तो माणूस कसला सर्वात जीवघेणा क्षण कुठला खूप सद्भावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा सदहेतूची शंका घेतली जावी हा जीव घेणा क्षण मागच्या पिढीनं पुढच्या पिढीसाठी विल करताना सर्वस्व द्यावं गुडविल मात्र पुढच्या पिढीवर सोपवावं इतरांच्या गुडविलवर लोळून दिवस काढणाऱ्या माणसांची मी केवही करू शकत नाही कारण आपला जोडीदार रोज वरची वरची उंची गाठतोय हेही या महाभागांना समजून घ्यावंसं वाटत नाही जी माणसं जाणीवेने जगतात ती नुसतीच दुःखाची कारण मीमांसा शोधून थांबत नाहीत तर एखाद्या सुखाचेही आपण भागीदार का झालो याचाही ते वेध घेतात अशी माणसं ज्या सुखाला आपण पात्र नाही त्याकडे पाठ फिरवतात माझा ऐक मुलांना कशालाही घाबरायला शिकवायचं नाही कोणत्याही व्यक्तीला आणि कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही शक्तीला अरे भीती वाटल्याशिवाय माणूस नम्र होईल का बाबा रे भीती केव्हा तरी नष्ट होते त्यावेळेला काय होईल पण मी सांगतो ह्यात नक्की अर्थ आहे भीतीमुळे माणूस लांब राहतो अनुभवातून जाण्याचा तो नाकारतो त्यामुळे खऱ्या शक्तीची आणि व्यक्तीची ओळखच होत नाही भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही भिणारा माणूस संशोधन करत नाही म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना कधीच नमस्कार करायचा नाही असं नमस्कार जरूर करावा पण तो कृतज्ञ भावनेने करावा मनाचा आणि आयुष्याचा आनंद वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी त्याने माणुसकीच्या दृष्टिकोनातून कृतज्ञ राहावं पायातून चपला काढल्यावर माणसाने मनातल्या मनात पादत्राणांनाही नमस्कार करावा तुम्हाला काय सांगू मी या तापटपणापायी मला एकही घर उरलेलं नाही कुठल्या क्षणी कुणाच्या देखत आपला अपमान होईल हे सांगता येत नाही माझ्या नवऱ्याला मित्र नाहीत शेजारी नाहीत बाहेरच्या जगाशी काही नातं नाही एरवी काय करतात एरवी म्हणजे तेच ऑफिस संपल्यावर ऑफिस संपलं की घर घरून निघालं की ऑफिस वाचनाचं वेड नाही संगीताचं आकर्षण नाही गप्पांचा छंद नाही फिरायला जाण्याची आवड नाही माणूस रिकामा असला की नंतर मग काय करणार माझ्या मागे मागे असतात मी काय करते हे सतत पाहत राहायचं काही चुकलं सांडलं लवणलं की ओरडायचं हे असं आयुष्य की जी भगिनींच्या वाट्याला आलं असेल अभिरुची संपन्न नवरा मिळावा अशी काही एकूण एक स्त्रियांची मागणी नसेल त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात पण तो किमान माणूस असावा ही अपेक्षा गैर आहे का असे किती संसार ध्येय की शून्य पुरुषांपैकी वाया गेले असतील किती संसार किती घरं जो सर्वसाधारण का होईना सुद्धा होऊ शकत नाही तो आदर्श बाप कसा होईल बोलून दुखवण्यापेक्षा आबोला धरल्यामुळे माणूस जास्त खच्ची होतो त्याचप्रमाणे काही काही शब्द वाक्य विधानं फार भयंकर असतात ती मोघम असतात पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते ती वाक्य म्हणजे मी किती सोसलाय ते मलाच माहित आहे किंवा योग्य वेळ आली म्हणजे सगळं बोलणार आहे किंवा आता मी गप्प राहून सगळं सहन करायचं ठरवलंय मी त्यांना पक्की ओळखू नये नेमक्या जागी बोट न ठेवणारी बायकांची ही वाक्य आपल्या सगळ्या शरीराला दंश करत सुटतात माणसानं आजूबाजूच्या रोषणाईकडे पाहू नये किंवा विझवलेले दिवेही पाहू नयेत ज्याला चालायचं आहे त्याने आपल्या हातातला दिवा जपायचा असतो प्रवाद निर्माण होतात तसेच विरतात प्रवाह अखंड असतो आणि जे लाकूड असतं ते तरंगतच आपल्या समाजासारखा विनोदी समाज दुसरा कुठलाही नसेल का ग असं का म्हणतेस बघ ना आज ह्या सगळ्या बायका हळदी कुंकू करतायत का तर ह्यांना नवरे आहेत म्हणून यापैकी अनेक जोडप्यांचं एकमेकात पटत नाही काहींना जबरदस्त व्यसन आहेत पैसे खाल्ल्यामुळे एक दोघांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत ज्यांचं एकमेकात क्षणभरही पटत नाही त्यांच्यात घटस्फोटाची धमक नाही म्हणून ती चार भिंतीमध्ये दिवस काढतायत काहींच्या बायका आहेत आणि काही बायकांचे चोरटे संबंध आहेत पण तरीही त्या सगळ्या सौभाग्यवती आहेत बंदी मला का तर माझा नवरा अकाली गेला मला सांग वय वर्ष अठ्ठावीस हे मरण्याचं वय होतं का रे नवरा मरणं ही एक नैसर्गिक कलॅमिटी झाली पण नंतर वर्षोनवर्ष समाजानं त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं या कलामिटीला काय अर्थ आहे खरं म्हणशील तर समाजामध्ये जास्तीत जास्त प्रोटेक्शनची गरज एकट्या पडलेल्या बायकांना असते समाजानं त्यांना कुशीत घ्यायला हवं जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते त्या दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं आणि मागे उरतो त्याचा संसार संपतो म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक सांस्कृतिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम आहेत ना अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे हे ह्या समाजामध्ये कोणी समजवून घेईल कुठलाही खर्च करत असताना आपल्याकडे बॉ एकूण जमा किती हा आकडा समजल्यावरच आपण खर्च कसा आणि किती करायचा हे ठरवतो अरे साध्या सिगरेटपासून हा हिशोब स्मोकिंग करणाऱ्यांचा चालत असतो ए पाकिटात तीनच सिगरेट्स राहिल्या रे पुणे येईपर्यंत ह्या पुरवायच्या अशी विधानं मी प्रवासामध्ये ऐकतो आणि ह्या उलट अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण ती वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य मन रमवणं ह्या नावाखाली गप्पा गोष्टी दिवस ते दिवस पत्ते खेळणं पार्ट्या सिनेमेत सिनेमे बघत सुटणं निंदा नालस्ती गॉसिपिंग शॉपिंग बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांच्या भानगडींची साप्ताहिकं वाचणं आणि ह्यापैकी काहीही नसेल तर दिवसच्या दिवस लोळून काढणारे बहादर मी आत्तापर्यंत पाहिलेले आहेत सुद्धा अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा आणि व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये चांगलं दोन हजार फुटावरनं पडावं म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल हॉस्पिटल म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो हॉस्पिटलचा संबंध किंवा नातं आपण कायम मरणाशी जोडतो मला हॉस्पिटलचा संबंध जीवनाशी जास्त आहे असं वाटतं मरणाच्या खाईतून माणसाला खेचून आणून पुनर्जन्म देणारी कोणत्याही हॉस्पिटलची इमारत मला कायम आकर्षक वाटत आलेली आहे देवळासारखी वाटत आली आहे आणि त्या वास्तूमध्ये आजारी माणसाची सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती मला देवासारखी वाटते इन्क्लुडिंग स्वीपर्स बायकांची प्रेम करायची तरा कशी असते सांगू ऐक ऐक स्वतःची पत सामाजिक प्रतिष्ठा लौकिक स्वास्थ्य या सगळ्याला धक्का न लावता एखादं प्रेम प्रकरण त्यांना पंचपक्वांनाच्या जेवणानंतर एखाद्या विड्यासारखं चघळायला हवं असतं माणसाचं मनच विचित्र म्हणूनच त्यांच्या मागण्या सुद्धा तशाच त्या मागण्या ज्याच्या त्याला आकलन होत नाहीत पण एक नक्की कोणतं ना कोणतं वेड त्याला हवं असतं आणि ते जरुरीचं पण आहे तुम्ही एखाद्या माणसाला वेळ कशाचा आहे याच्यावरती विचार करत बसता मला त्या वेळापेक्षा माणसाच्या वेळ होण्याच्या वृत्तीची मजा वाटते ती वृत्ती महत्त्वाची आहे माणसं म्हणून शांत आहेत नाहीतर त्यांनी आगी लावल्या असत्या ही वेळ जोपासायला हवीत कोणतं ना कोणतं फ्रस्ट्रेशन विसरण्याच्या त्या गोळ्या आहेत कल्पनाशक्ती तरल असली आणि जवळ थोडी धडाडी असली म्हणजे आयुष्य चाळीसशी पन्नाशीला संपत नाही सुख कधी थांबत नाहीत ते नित्य नवी उगवतात सुकलेल्या फुलांना टाकण्याचं आपल्याजवळ फक्त धैर्य हवं नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात बायका जेवढ्या व्यवहारी असतात तेवढे पुरुष नसतात आपल्या संसारात काय काय उणीवा आहेत आपली धाव केवढी आहे सीमारेषा किती अंतरावर आहेत ह्याची जाणीव पुरुषांपेक्षा बायकांना जास्त असते आणि त्याहीपेक्षा आपल्याला करायचं आहे का इतरांशी असा त्यांचा रोखठोक सवाल असतो ध्येयासाठी वेडे होणारे पुरुषच प्रेम करतानाही बायका हातचं राखून प्रेम करतात आणि त्यांनी जेवढं दिलं आहे त्याला आपण सर्वस्व बहाल केलं रे असं म्हणत पागल होतो जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनापैकी एक काहीतरी होतं काही माणसं गप्प बसतात मनातल्या मनात कुडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात तर याउलट काही माणसं चिडून उठतात सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांच्यावरती वार करत सुटतात अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगूनसुद्धा खरं वाटत नाही संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही तो होतो भक्तीतून प्रेमातून प्रेमाचा उगम मनात असतो भक्तीनं संसार करणाऱ्या स्त्रीनं वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यांच्यासाठी जपलेला असतो तिनं स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं नसतं तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते आणि मग तेवढ्याचसाठी तिला प्रेमामध्ये भागीदार नको असतात आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक आणि कुणीतरी कलाकारावर भाळत राहणं हेही स्वाभाविक उत्कटपणे दाद देणाऱ्या रसिकाकडे कलाकाराने आकृष्ट होणं हेही स्वाभाविकच तसं झालं रे झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला आकारण नालायक समजते कल्पनेचे इमले रचायला लागते नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोचला असणार असं बायको गृहीत धरते तिला तेव्हा तो स्वतःला स्वतःचा फार मोठा पराभव आणि अपमान वाटत राहतो मग नवऱ्याची कला साधना हा तिला एक मनस्तापच होतो अशी बायको आपल्या नवऱ्याला कला साधनेमध्ये साथ देईल असं वाटतं का स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं तुला बुद्धी हवी की सौंदर्य ती पटकन म्हणाली बुद्धीची गरज नाही सौंदर्यच दे का बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही पण सौंदर्याच्या जोरावरती बुद्धी विकत घेता येते पोरकेपणा म्हणजे नेमकं काय आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही हे असंच असतं आयुष्यात असं म्हणतो स्वतःची समजूत स्वतःच घालतो पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं मला स्वतःला जळायला आवडतं ज्याच्यामध्ये जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही याचं कारण मागे काही उरतच नाही राखेच्या रूपानं का होईना मागं काहीतरी राहायला हवं कारण ह्या राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते व्यथासुद्धा कापरासारखी संपूर्ण जळता कामा नये थैलीचं तोंड सुटलं की सुटणारी तोंड घट्ट मिटतात नीती आणि तिच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतात म्हणूनच पैसेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरणं सोपं जातं कारण समाजानेच त्यांना स्वाभाविकपणाची लेवलं बहाल केलेली असतात शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं याचा अर्थ जगताना समजतो परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं कारण पदवीपुरता त्या हॉलशी संबंध असतो पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो मुलाखत वा मुलाखत हा प्रकार मला मुळातच बोगस वाटतो बोलणारा भाबडेपणानं भारावून जेव्हा मर्मबंधातलं काही सांगू लागतो तेव्हा मुलाखत घेणाऱ्याच्या डोक्यात छापलेला पुढचा प्रश्न असतो किंवा कॉलमची लांबी बोलणारा कवितेत गेलेला आणि विचारणारा गणितात म्हणूनच मुलाखत संपली रे संपली की गणितातल्या उत्तराच्या कंसाप्रमाणे मुलाखत घेणारा कंस म्हणतो वेळ छान गेला वास्तविक मुलाखत घेणाऱ्याच्या जवळ सांगणाऱ्याचा गाभारा धुपाने भरण्याची ताकद हवी मुलाखतीमधून गुजगोष्ठीत प्रवेश करण्याची जादू हवी एखाद्याला बोलतं करायचं म्हणजे सहप्रवास करावा लागतो ऐकणारा म्हणजे साधा फुगा आणि बोलणारा म्हणजे गॅसचा फुगा गुंगीमध्ये नशेमध्ये जास्त जास्त तरल वातावरणात चढणारा आणि पहिला मात्र जमीन घट्ट धरून ठेवणारा या दोन फुग्यांचा संवाद कसा होणार अशीच एक म्हातारी फारशी परिचयाची नव्हे पण अपरिचित माणसं तुमच्याशी कधी कधी जे बोलून जातात ते अनेक वर्ष तुम्हाला ओळखणारी माणसंसुद्धा बोलत नाहीत ती मला मस्तपैकी सांगत होती अरे राजा मुली बघणं हा पुरुषांचा स्थायी भाव आहे बायकांकडे पाहावं ही भावना जोवर जागती आहे ना तोवर पुरुष हा पुरुष आहे आता आमच्या विनाचे वडील तसं वय झालेलं हो पण हे असे या खिडकीजवळ उभे राहिले ना की गुंग व्हायचे मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पाहत राहायचे ते तर पुरुषच पण तुला गंमत सांगते अरे एक दोनदा मी पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या म्हणजे तुम्हा पुरुषांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल असे झाले बघ आता तर रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मला छंदच जडलाय बेभान करण्याचं तंत्र बरोबर शिकल्यात त्या कार्ट्या चित्रासारख्या राहतात बघ अरे मी तर गेल्या अनेक दिवसामध्ये कुरूप मुलगी पाहिलीच नाही मी प्रचंड हसलो आणि त्या अनोळखी बाईला म्हटलं आजी तुमचे हे विचार एकदा माझ्या बायकोला ऐकवाल का हो मुळीच ऐकवणार नाही का अरे बेटा तरुणपणामध्ये अहंकार असतो आपली तुलना इतरांबरोबर होता कामा नये असं वाटतं त्यात काही गैरपण नाही हो मी तरुण असताना माझ्या नवऱ्याला कमी छळलाय का हे विचार आत्ताचे म्हातारपणचे स्वतःच्या रूपाचा अहंकार जळला तेव्हा बाकीचं सौंदर्य दिसायला लागलं समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल ना त्याला दिलासा देण्याची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणा कारणीभूत असतो तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं तो बोलतो ते जर सगळं ऐकू आलं तर त्यालाच एक झापड मारावीशी वाटेल माणसाजवळ दोन गोष्टींपैकी एक गोष्ट असायलाच हवी एक तर दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करता येतील अशी शक्ती हवी ती शक्ती नसेल तर दुसऱ्याला जबर उपद्रव देता येईल अशी एखादी यंत्रणा हवी यापैकी काहीच नसेल किंवा जितक्या प्रमाणात ह्या गोष्टी जवळ असतील तितक्या प्रमाणात तुमचं आयुष्य सोपं किंवा अवघड होईल कळप करून राहणाऱ्या प्राण्यात आपण माणसाची गणना करतो साफ चूक आहे माणसं गावं वसवतात म्हणजे नक्की काय करतात वाडे बांधतात खुराड्यांचे तिथं माणसं एकमेकांच्या समोर राहतात वरच्या किंवा खालच्या मजल्यावर राहतात नाहीतर शेजारी शेजारी एक विटांची रेग मारायची त्या रेगेला रंग मारायचे एका बाजूला एक रंग दुसऱ्या बाजूला दुसरा स्वतःच्या रंगाला अभिरुची म्हणायचं दुसऱ्याच्या रंगाला एक हुंकार टाकायचा तुच्छतेचा रंगाला विचारांना संस्कारांना आणि आयुष्यालाही संपलं यापलीकडे आपण एकमेकांसाठी काय करतो याचा केव्हा तरी माणसाने विचार करावा मिस्टर <laughs> बायकोला विश्वासात घ्यावं पण ती बिथरणार नाही अशा बेतानं रिंग मास्तर आपल्याला सहज बोटावर खेळवतोय हे जसं वाघिणीच्या लक्षात येता कामा नाहीये तसं आहे पण आपलं काय होतं माहिती आहे समोरून जाणारा प्रचंड हत्ती आपल्याला दिसत नाही तो गेल्यावर त्याची धुळीमध्ये उमटलेली पावलं पाहून आपण असं म्हणतो अरे इथून हत्ती गेलेला दिसतोय आपण हे अंदाज करत असेपर्यंत एखादा निर्णय घेऊन मोकळासुद्धा होतो हेही आपल्या लक्षामध्ये येत नाही म्हणून म्हटलं बायकोच्या बाबतीत हेच आहे अरे बायको कशी हवी राव आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी स्वतःच बिथरणारी नको थोडक्यात म्हणजे सारखी हवी कालचे खालचे कागद फडफडतील पण ती स्वतः गडगडणार नाही चळणार नाही आणि खालचे कागदही उडून देणार नाही माणसांच्या अनेक छटांपैकी एखादी छटा प्रकट होण्यासाठी सुद्धा योग्य ती वेळ यावी लागते त्या त्यावेळी जे प्रकट होतं ती छटा म्हणजे संपूर्ण माणसाचं दर्शन नव्हे आपल्यालाच फार घाई होते आणि एखादी छटा एखादा विचार एखादी कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती असं आपण धरून चालतो असं गृहित धरून चालण्याची खोड वाढवणं म्हणजे पश्चातापाला भरपूर वाव देणं पश्चातापाचा काळ हा काही अचानक उगवत नाही आपोआप जन्माला येत नाही भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी आपण कारण नसताना घेणे उरकतो त्या घाईच्या क्षणीच अशा काळाला आपण जन्म देतो मग ती घाई एखादी कृती करण्यात असो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बांधतो त्या आडाख्याबद्दलची असो कोणत्याही प्रसंगाला न डगबगणारी व्यक्ती दमत नाही असं नाही परंपरेनं आणि चाकोरीनं आपण काही काही गोष्टी कायम गृहीत धरून चालतो विदूषकाने प्रत्येक मिनिटाला हसवलंच पाहिजे किंवा टोपलीचं झाकण काढताच नागाने फणा काढून दहाचा आकडा दाखवलाच पाहिजे अशा आपल्या अपेक्षा असतात थकवा ही एक नैसर्गिक अवस्था आहे हे आपण काही व्यक्तींच्या बाबतीत गृहीत धरायलाच तयार नसतो कोणत्या तरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो नंतर तो नियतीचा होतो कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं पण कोणत्या क्षणी तो आपल्या हातून निसटणार आहे हे डॉक्टरला माहिती नसतं डॉक्टर व्हायचं म्हणजे ह्या अन्यायाला तोंड देण्याची ताकद कमवावी लागते अन्यायच हा पण हा सामना आमने सामने होत नाही फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो ह्याचं दुःख होतं अरे विजय शेवटी नियतीचाच होणार असतो तिला लबाड्या करायचं कारण काय असतं पेशंट एकाएकी सुधारल्याच्या खुणा दाखवतो आणि हातोहात निसटतो आम्ही मग विधायला आलेल्या ज्योतीची उपमा देऊन गप्प बसतो कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीमध्ये आलं त्याचं दुःख होतं प्रत्यक्ष भगवान कृष्ण पाठीराखा असताना कर्णाचा शेवट या प्रकाराने करण्याची पाळी यावी डॉक्टरच्या हातून पेशंट निसटला हे असंच काहीतरी वाटतं कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही माणसाचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं आम्ही जनावर माणसांच्या भानगड कधी पडतच नाही जनावरांनी इंटरेस्ट घ्यावा असा जनावराचा एकही गुण माणसात नाही ज्या जनावरांनी माणसांसाठी जन्मभर रक्त आटवलं त्यांना माणसं कशी वागवतात ते सांगू परवाच एका जातीवंत उमद्या घोड्याला तुम्ही माणसांनी गोळी घालून ठार मारलं अरे बिचारा तुमच्यासाठी छाती फुटेपर्यंत पळत होता जनावरांच्या जीवावर तुम्ही गाड्या उडवता आणि वेळ आली की जनावरच उडवता माणसांपेक्षा घोडे चांगले त्यांनी माणसांवर पैसे लावीत वास्तविक तुम्ही माणसांनी रोज जनावरांची पूजा करायला हवी पण ते कुठलं व्हायला तुमच्याबरोबर जे इमानाने राहतात त्यांच्यावर तुम्ही उलटता एखादा इमानी कुत्रा पिसाला तर तुम्ही काय करता गोळीच घालता ना नाही बरोबर आहे पण त्याच्यापासून धोका हो आहे ना आणि पिसाळलेल्या माणसांपासून धोका नसतो त्याला का गोळी घालत तुमची चाकरी करून करून जनावरांच्या डोक्यावरती होतो परिणाम एक प्रकारचं दुखून असते आणि याच वेळेला जनावराला जनावराला सांभाळायला पाहिजे पण तुम्ही घालता गोळी माणसाच्या सहवासात राहून जनावरांना माणसांच्या व्याधी जळायला लागल्या आहेत परवा राणीच्या बागेतल्या वाघाचा दात उपटावा लागला आत्तापर्यंत हे दाताचं दुखणं वाघाला झालं असं कधी ऐकवलं ऐकलं होतं पण असंच व्हायचं आहे जंगलातला निसर्गाचा सहवास सोडून आम्ही माणसात आलो ना मग आमचं दुसरं काय होणार एकदा वडिलांशी चर्चा करत असताना मी अण्णांना म्हणालो की अण्णा तुम्ही अजून सावध व्हा लोक तुम्हाला व्यवहारामध्ये फसवतात त्यावेळेला वडिलांनी मला जे उत्तर दिलं तो माझ्या संपूर्ण आयुष्याचा संदेश ठरला त्यांनी मला सांगितलं तू मला अव्यवहारी समजतोस ह्याचा मला राग येत नाही मला बुडवणाऱ्या लोकांच्यावरती तू जळफळतोस त्याचंही मला काही वाटत नाही कारण तुला माझं जीवनच समजलं नाही मी आयुष्यात पैसा कमवू शकलो नाही पण आनंद मात्र खूप मिळवला मला बुडवणाऱ्या लोकांनी सुद्धा पुष्कळ आनंद दिला माझ्या त्या कमाईत त्यांना वाटा मागता आला नाही यातच मला वाईट वाटतं माणूस केव्हा फसतो सांगू आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला असतो आणि एवढ्याचसाठी तू उद्यापासून पत्ते खेळायला जाऊ नकोस कारण पैसे लावून खेळताना पैसे मिळवणं हा हेतूच होऊ शकत नाही तिथं मिळवायची असते ती धुंदी गमावण्याचा देखील एक कैफ उपभोगायचा असतो ते वातावरण चाखायचं असतं स्वतःच्या मालकीचं तेवढंच असतं आणि थोड्याफार फरकानं हेच असतं सगळीकडे माझ्या हातामध्ये ब्रश आणि रंग आला की मला विश्वाचा विसर पडतो तहान भूक हरपते त्या राज्यात मग दुर्गंधीला जागा नाही फसवा फसवीला थारा नाही उपेक्षा नावाची वस्तूच अस्तित्वामध्ये राहू शकत नाही म्हणूनच मी आत्तापर्यंत कुठल्याही व्यवहारात फसलो नाही मला जे मिळवायचं ते मी अव्याहत मिळवत आलो मला फसवायला मिळालं या धुंदीमध्ये अनेक प्रोड्युसर असतील पण मी मात्र मनापासून म्हणतो ज्याला काय मिळवायचं आहे हे समजलंय तो कुठेच फसत नाही म्हणूनच या जगात व्यवहारी लोकांचंही आहे आणि माझ्यासारख्यांचंही चांगलं आहे मला तसा फसवणारा अजून जन्मालाच आलेला नाही मला हिंदी सिनेमा आवडतो कुठलाही का ऐका ते सजवलेले महाल प्रचंड दिवाणखाने फर्निचर पडद्यांची कापडं हिरो हिरोईनचे ड्रेसेस त्यांचं सौंदर्य हे सगळं पाहताना काही यातना होतात का एका तरी हिरोला गोडं तेल मिळत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला तुम्ही पाहिलात आज तेल नाही डाळडा नाही साखर नाही याची हिरोईनला कधी चिंता लागली एका तरी हिरोची मोटर पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपून गेल्याची पाहिलीत त्याला विमानाने जायचं होतं पण वैमानिकांचा संप आडवा आला असं झालं म्हणून मला सर्व चित्रपट आवडतात हिराईन तर आवडतेच आवडते अरे डोक्याला अमृतांजन न चोपडणारी एखादी तरी बाई दिसावी अशी माझी इच्छाही त्यामुळे पुरी होते अरेबियन नाईट्स गुलबकौली हे जेवढं खोटं ना तेवढे चित्रपटसुद्धा आपण आपलं बालमन सांभाळावं भाबडेपणा जतन करावा आणि सिनेमाला जावं तीन तास सगळं विसरायला होतं मित्रांनो दुःख टंचाईमुळे निर्माण होत नाही चिकित्सक वृत्तीपायी निर्माण होतं सिनेमा बघता बघता अरे हिरो एकदम गायब कसा झाला वाटेल इथे प्रकट कसा झाला तीन तीन गोळ्या लागून मरत कसा नाही मोटरसायकलवरून जाताना इतर गाड्यांच्यावरनं विमानासारखा उडत कसा जातो डालडा कालपर्यंत होता आज गायब का झाला देशात भरपूर साखर आहे असं काल मंत्री मिळाले पण मग आपल्याला पाच पाच तास रखडावं का लागतं या तऱ्हेची चिकित्सा केली ना म्हणजे दुःख होतं सिनेमे वाईट नसतात चिकित्सा वाईट असते सर्वात जवळची माणसंच जास्त तरेवाईकपणाने वागतात आपण त्याचं मुळीच मनाला लावून घेऊ नये परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःखच उरत नाही बायको हो बायको वेटिंग रूममध्ये पॅसेंजर्स येतात सोयीचा कोपरा पटकावतात स्वतःचं सामान जपतात तिथंच भांडतात जमलं तर जरा रोमांस करतात वेटिंग रूम हवी तशी वापरतात वेळ झाली की जातात ती वेटिंग रूमचं इतर प्रवाशांचं काहीही देणं लागत नाहीत स्टेशनांना नावं असतात नावांना महात्म्य असतं मुंबई म्हटली की आता हरवलेलं शहर खडकी म्हणजे मिल्ट्री पुणे म्हणजे अजून तरी विद्येचं माहेर अक्कलकोट म्हटलं की पूज्य स्वामींचं गाव असं कितीतरी सांगता येईल प्रवासी म्हटलं की संबंध रेल्वेशी आणि नातं स्टेशनशी तो कमीत कमी त्या स्टेशनचं तिकीट का विना तेवढं देणं लागतो वेटिंग रूम सगळ्या असतात प्रत्येक स्टेशनवर असतात म्हणून त्यांना नावं नसतात त्याप्रमाणे स्वतःचं लग्न झालं ना की अनेक मुलं बापाचं घर वेटिंग रूमप्रमाणे वापरतात आणि मालकीचा ब्लॉक झाला की मागे वळून न बघता निघून जातात खळखळून टाळी देणाऱ्या हातामध्ये एक प्रचंड सौंदर्य असतं परमेश्वर माणसाला रिक्त हस्ते पाठवतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं असतं तर नुकत्याच जन्माला आलेल्या येवल्या येवल्या बाळमुठी वळलेल्या का असतात त्या मिटलेल्या बाळमुठीत एक टाळी लपवलेली असते ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही अशा माणसांना हाताच्या अंतरावर ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं आपण सगळेजण किती तेच तेच जगतो तुम्हाला नाही का असं असं कधी वाटलं झोपणं उठणं तोंड धुणं काहीतरी पिणं दाढी आंघोळ प्रातर्विधी नोकरी काय नवीन काय आहे ह्याच्यामध्ये शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं शरीराला जपायचं मन बोंबलत राहिलं तर ते मारत राहायचं अरे एवढंसं कुठे कुसळ गेलं तर डॉक्टरकडे पळायचं मनामध्ये नाना गोष्टी सलतात तो सल कुणी काढायचा आपण फार बोर झालो आहोत पैसे मिळवणं साठवणं उडवणं सगळं तेच आणि कुठेही थ्रिल नाही अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणसं शंभरीसुद्धा काढतात लगेच सत्कार का खूप वर्ष मेला नाही म्हणून सत्कार जगला कसा तर बंधनं पाळत बंधनं पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणच शंभरीला सत्कार करायचा तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून आम्ही पोशाखाची काळजी करतो डिग्निटी स्टेटस छोट्या कल्पनांपुढे कार्य गौण ठरवतो प्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणजे प्राप्त कर्तव्याकडेही पाठ फिरवतो आणि कधीतरी चार चौघांच्यामध्ये असे खोचटासारखे वागतो की जतन केलेली खो खोटी प्रतिष्ठा उघडी पडते आम्ही एखाद्या कलाकाराची त्याच्या हेकटपणाची व्यसनांची तरेवाईकपणाची चवीनं चर्चा करतो त्या कलावंताचं चारित्र्य आणि त्याचे विवाहबाह्य संबंध हे तर खास आपले चगळायचे विषय कोणत्याही तपशिलात शिरण्याची तेव्हा आपल्याला जरुरी वाटत नाही आपण समजतो त्यापेक्षा वस्तुस्थिती फार निराळी असू शकते हा विचार देखील आपल्याला शिवत नाही आणि चारित्र्य हानन या विषयात तर आपण चॅम्पियन आपण असं का करतो आपण सुशिक्षित आहोत सुजाण समाजामध्ये आपण वावरतो आपल्या नात्यातल्या मैत्रीतल्या माणसांची आणि त्याबरोबर स्वतःची शान आपणच ठेवायची असते ह्याचं आकलन आपल्याला कधी होईल का आपण रामायण काळातील राम होऊ शकणार नाही पण ह्याचा अर्थ आपण धोबी व्हायलाच हवं का उद्या समजा आपल्या स्वतःच्या संदर्भात जर अशा कोणी वावड्या पिकवल्या तर आपल्याला एकतर जिणं नकोसं होईल किंवा त्या माणसाच्या नरडीचा घोट घ्यावा असा वाटेल तोही दुसऱ्याने कोणीतरी तेवढंही धाडस आपण दाखवणार नाही या सत्याकडे माणसं कानाडोळा का करतात एकच कारण स्वतःची चार घटका करमणूक व्हायला हवी असेल तर कुणाचा तरी बळी जाणं जरुरीचं आहे अरे आयुष्यातले फक्त चांगलेच क्षण टिपायचे असतील आणि तेवढेच क्षण जर जतन करायचे असतील तर नित्य कोजागिरी जागवणारं मन लाभावं लागतं आणि शंभर अपराध पोटात घेणारी कृष्णाची मुरली वाजत असावी लागते